ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय तिसरा इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण श्री शुक म्हणाले परीक्षिता तू मला जे विचारले होतेस की मृत्यूसमयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे त्याचे उत्तर मी तुला दिले ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गादेवीची तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची धन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्राची उपासना केली पाहिजे ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने अदितीची स्वर्ग कामना असणाऱ्यांनी आदिती पुत्रांची राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वदेवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्यांनी साध्य देवांची आराधना केली पाहिजे दीर्घायुष्याची इच्छा करणाऱ्यांनी अश्विनी कुमारांची पुष्टीची इच्छा करणाऱ्यांनी पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल त्यांनी लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वाची पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे ज्याला प्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञपुरुषाची अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकराची आणि पतीपत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची वंश परंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची पिढापासून संरक्षण होण्यासाठी यक्षांची आणि बलवान होण्यासाठी मरुदगणांची आराधना केली पाहिजे राज्यासाठी मनवंतरांची अधिपती देवांना जादूटना करता येण्यासाठी निरुतीला निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणाला भजले पाहिजे आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामनारहित असो सर्व युक्त असो किंवा मुमुक्ष असो त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंताची आराधना केली पाहिजे जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंताच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंताची अविचल प्रेम प्राप्त करावी यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंताच्या लीला कथांचे कथन होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते त्या ज्ञानामुळे संसार सागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणाऱ्या तरंगांच्या बसणाऱ्या थपडा शांत होतात हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्व संमत जो मार्ग भक्तियोग आहे तो प्राप्त होतो भगवंताच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण बरे असेल शौनक म्हणाले राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले हे विद्वन सुत महोदय त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्यांचे पर्यवसान भगवंताच्या रसमय कथामध्येच होते पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवत भक्त होता लहानपणी खेळताना सुद्धा श्रीकृष्ण लिलेतच त्याला गोडी होती भगवनमयी असलेले श्री शुक जन्मापासूनच भगवतपरायण आहेत अशा संतांच्या समागमात भगवंताच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत भगवंताच्या गुणांचे कीर्तन किंवा श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो त्याच्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयासाबरोबर हिरावून घेत असतो वृक्ष जिवंत राहत नाहीत काय लोहाराचा भता श्वास घेत नाही काय गावातील अन्य प्राणी मनुष्याप्रमाणेच खात पीत किंवा मैथून करीत नाहीत काय ज्यांच्या कानाने भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ती पशुतुल्य माणसे पशु कुत्रे डुकर उंट आणि गाढवी यांच्यासारखीच असतात जो मनुष्य भगवान श्रीकृष्णाची कथा कधी ऐकत नाही त्यांचे कान म्हणजे विळेच होत जी जीभ भगवंताच्या लिलांचे गायन करीत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिभेप्रमाणे डराव डराव करणारीच होईल जे मस्तक भगवंताच्या शरणावर नमत नाही ते रेशमी वस्त्राने सुसज्जित व मुकुट घातलेले असली तरी केवळ ओझेच होय जे हात भगवंताची सेवा पूजा करीत नाहीत ते सुवर्ण कंकणाने युक्त असले तरी सुद्धा मुडद्याच्या हाताप्रमाणेच असतात जे डोळे भगवंताची निवासस्थाने पाहत नाहीत ते मोर पिसावरील डोळ्यासारखे निरर्थक होत जे भगवंताच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत ते माणसाचे पाय झाडासारखेच होत ज्या मनुष्याने भगवतप्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होईल ज्या मनुष्याने भगवंताच्या चरणावर अर्पण केलेल्या तुळशी पत्राचा सुगंध घेतला नाही तो श्वास घेत असूनही श्वासरहित शवासारखाच होईल सुत महोदय भगवंताच्या मंगलमय नामाचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंडच होईल ज्यावेळी हृदय विरघळते त्यावेळी डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात सुत महोदय आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंताचे परमभक्त आत्मविद्येमध्ये प्रवीण अशा श्री शुकदेवानी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले ते आपण आम्हाला ऐकवा या ठिकाणी तिसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू